समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय विसावा वर्ष आणि शरद ऋतूचे वर्णन ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव सांगतात बाळ गोपाळ गेहासी जाता माता भगिनीसी दावानल प्रलंबादी अद्भुत कर्म बोलले मोठ मोठे हि गोपाळ लीला या रामकृष्णच्या तिमिता ऐकता झाले मानिता देवते द्वय पुन्हा वर्षा ऋतू येता या काळी जीव वाढती चंद्र सूर्या खळे लागे क्षुब्धती वायू मेघते आकाशी दाटती मेघ चाले विद्युत तांडवा गडगडाट सदा होतो झाकती चंद्र सूर्यते ब्रह्मस्वरूप आत्म्याला झाकी माया गुणे जशी पृथ्वी रूप लोकाना सूर्य राजा परीपहा शोषितो आठते मास वाटी पाणी आता पुन्हा जनांचे दुःख पाहोनी दयाळू त्रासता तया अर्पिती सर्वच्या सर्व तसे ते जलवर्षिती मध्ये सुके भूमी आता ती हिरवी दिसे तपते संपता सर्व पुष्टतो देहतो जसा घननी घन अंधारी काजवे ते प्रकाशती जसे ते माजता पाप पाखंडी मत तेज हो बेडूक करीती इंद्राव घनांचा ऐकता ध्वनी निवृत्त हि जसे शिष्य गुरुवाज्ञे वेद वाचिती ग्रीष्मी जे आटले नाले वाहती ते भरोनिया पाप्यांचे धनते जैसे कुमारगी वाहते तसे दाटते हरळी कोठे कुत्र्यांचे छत्रते कुठे रोहिणी कीटते लाल जशी सेनाच चालती शेतात डोलते धान किसाना हर्ष जाहला सावकार जसा चित्ती वेठी सधरणे स्मरे नवे ते जलप्राशोनी प्राण्या सौंदर्य वाढले आत बाहेर कृष्णाचे जसे रूप प्रकाशते वाऱ्याने उदधी माझे नद्यांचा ओघ त्यात विषयी आजला भोग लाभता माज तो जसा पर्जन्य वर्षता भारी पर्वता न त्रासत जैचित्त हरीच्या पायी लाविता दुःख ना मिळे पाय वाटा तृणे साऱ्या झाकती न चालता द्विजाती अभ्यास विसरे वाचता न जाई परोपकारी ते मेघ विजात्या स्थिर ना तिथे प्रेमिका कामिनी जैशा गुणवंती न स्थिरते आकाश दाटते मेघे दिसे इंद्रधनुतयी रजसत्वादिक्षोभाने निर्गुण ब्रह्मजयी खुले चांदण्यात दिसे मेघ मेघ तो चंद्र झाकित अहंकार जसा झाकी पुरुषी गुण सर्वते रोम रोमी फुले मोर आकाशी ढग पाहत नाचतो उत्सवी मानी नामे त्रितापी मोदी जई ग्रीष्मात सुकले वृक्ष डोलती जल पिऊनी तपते सरता जैसे पुष्टतो तपितो जसा तळ्यात तटते काटे चिखले भरले तरी नसार सत्यजी त्याला अशांत जलते जरी जसे संसारी गुंतोनी घरात राहती सद वर्षा ऋतू तो चंद्र अफाट वर्षितो जल फुटती बांध शेतीचे नद्यांचे ही तसेच ते पाखंडी वेद मार्ग जै कली मध्ये उल्लंघिती प्रेरिता वायुने मेघ जल अमृत वर्षिती प्रेरिता ब्राह्मणे जैसे धनिक दान अर्पिती खजूर जांभळे तेव्हा त्या वृंदावनी शोभती क्रीडण्या राम श्यामोतै सगोपाल प्रवेशले स्तनभारे तदा गाई मंद चालेची चालती हाकारी जधी श्रीकृष्ण धावती दूध गळे वनात पाहिले कृष्णे आनंदी भिल्ल भिल्लिणी मधतो वृक्षराईंचा डोंगरी जळते झरे सुरेल ध्वनितो येई निवारा त्या गुहेतही वर्षाती पडता कृष्ण लपे कोपात वृक्षीच्या कधी गुंफेत सवे कंदही भक्षितो खडकाशी नदी काठी सर्व गोपत से बळी दही भात तशा शाका घरची डाळ जेवितो वर्षा ऋतूत ते बैल दुभत्या गाई वासरे उशीर चरती तैसे रवंथ करीती पुन्हा वर्षा ऋतू असे सर्वा तोषवी मनितो बहु हरीची असुनी लीला हरीच वाहवा करी या परी रामनी श्याम आनंदे व्रजिराहती संपला ऋतू हा तेव्हा जलवायू हि शुद्ध हो जली शरद ऋतू मध्ये कमळे फुलली तशी योग भ्रष्ट पुरुषाचे योगे चित्त स्थिरे तसे शरदे सारिले मेघ कीट ही मिटले पहा अशुभा नाशी जै विष्णू आश्रमा पाळितो तया सर्वस्वदान अर्पोनी कांतिमान मेघ जाहले संन्यासी शोभती जैसे कामना त्यागिलावरी पर्वती वाहती ओढे कल्याण प्रदत्या जळे पात्रता जाणता ज्ञानी जसे ते ज्ञान दाविती लहान खाच खड्ड्यांचे आटले जलते जसे कुटुंबा पोषिता मूढ न स्मरे आयुही सरे थोड्याशा जळीचे जीव उन्हाने पीडले तदा त्रासतो ऐतपोसा जै कुटुंबा पोषितो पहा ओलावा सरता वाळे तृणते हिरवे नुरे अहंता त्यजिता जैसा विवेकी साधको तसे शरदी सागरो स्थिर जाहले शांतते निसंकल्प जसा जीव मिटवी कर्मकांडते, किसान बांधटा कोणी शेतीचे जळ रक्षिती जय योगी इंद्रियारोधी रक्षिण्या ज्ञान आपुले पुन्हा पती जीव चंद्र तो शांत ही करी जसे देहाभिमान्याचे मिटवी दुःख कृष्ण तो वेदाचा जाणता अर्थ शोभे सत्ययुगी जसा तशा आकाश ज्योती तै तेजस्वी स्वच्छ त्या नभी यदुवंशी जसा कृष्ण वाढला पृथ्वीवरी तसा आकाशितो चंद्र पूर्ण आकार घेतसे फळांनी भरले वृक्ष लतांचा गंध दरवळे न होय थंडनी उष्ण लोकांची आगती मिटे गायीनी हरिणी स्त्रिया चिमण्या इच्छिती नरा समर्था फळ जैला भे क्रियेच्या अनुसारची चोराशिवाय ते लोक राजा येताची निर्भय तसे कौमुद सोडोनी पद्मतो सूर्य पाहता नवान सेविण्या लोक इंद्रोत्सवी पातले शेतात पिकले धान्य कृष्ण राम सुशोभले साधना संपता सिद्ध दिव्य देहा सधारिती नृपोतपी तसे छात्र कामाला लागले पुन्हा इति श्रीमद्भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर विसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू